अध्यायी चौथा गोकर्ण उपाख्यान प्रारंभ सूत म्हणाले त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून त्या ठिकाणी आले त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते त्यांनी पितांबर परिधान केला होता कमरेभोवती मेखला शोभत होती मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयामध्ये प्रविष्ट झाले वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जमले तेव्हा जयघोष होऊ लागला भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला गुलाल बुक्का फुलांचा वर्षावानी शंखनादही होऊ लागले त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह घरदार आणि अंतकरणाची ही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले मुनिगण हो सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे इथे आलेल्यात मूर्ख धूर्त आणि पशुपक्षीसुद्धा असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी लोकातील पापसंचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही मुनिवर आपण मोठे कृपाळू आहात लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे या कथारूप सप्ताह यज्ञानी कोण कोण पवित्र होतात ते आपण मला सांगावे तेव्हा संकाधिक म्हणाले जे लोक नेहमी पापकर्मे करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात वाम मार्गाने जातात क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात कपट्याने कामातूर असतात असे सर्वजण या कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात सत्यापासून परावृत्त झालेले माता पित्यांची निंदा करणारे कामनाने ग्रस्त असलेली आश्रम धर्माचे पालन न करणारी दांभिक दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात मद्यपान ब्रह्महत्या सुवर्णस्वरी गुरु श्रीगमन आणि विश्वासघात ही पाच महापापे आहेत ही महापापे करणारी कपट व ढोंग करण्यात तत्पर क्रूर विषाच्यांप्रमाणे निर्दयी द्विजाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात जे धूर्त हट्टाने नेहमी मन आणि वाणी तसेच शरीराने पापकर्म करीत असतात दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात तसेच मलिन मनाने दुष्ट वासनाने युक्त ते सुद्धा कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात आता आम्ही तुम्हाला यासंबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो तो केवळ ऐकल्याने सुद्धा सर्व पापे नष्ट होतील पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसले होते तिथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण सत्यवर्तन आणि सत्कर्मी यात तत्पर असत त्या नगरामध्ये सर्व वेदांचा जाणकार आणि स्रौत स्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो जणू दुसरा सूर्यच तो धनवान असून पौराहित्य करीत असे त्याची पत्नी धुंदुली कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे ती स्वभावाने क्रूर होती नेहमी काही बाही बडबड करीत असे गृहप्रत्यात निपुण कंजूस तसेच भांडखोरही होते या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते त्यांच्याजवळ धन आणि भोग विलासाची सामग्री भरपूर होती परंतु त्यावेळी भावात त्यांना सुख नव्हते अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी जमीन जुमला धन सुवर्ण वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला अशा प्रकारे दानधर्मात त्यांनी आपली अर्धी संपत्ती खर्च केली तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला मध्यान्हकाळी त्याला तहान लागल्यामुळे तो एका तळ्याच्या काठी आला संतान नसल्यामुळे दुःखी असलेला तो पाणी पिऊन तिथेच बसला थोड्याच वेळात तिथे एक संन्याश आला संन्याशी पाणी प्यायल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ येता की उभा राहिला संन्याशाने विचारले हे ब्राह्मणा तू का रडतोस तू कशामुळे अतिशय चिंताग्रस्त आहेस तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग तेव्हा ब्राह्मण म्हणाला यतिराज मी आपल्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापांमुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कार्याने गरम होते तेच ते पितात देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे संतानहीन जीवनाचा धिकार असो संतानहीन घरचा धिकार असो संतानहीन धनाचा संतानहीन कुळाचा अधिकार असो मी ज्या गायीचे पालन करतो तीही वांज होते जे झाड लावतो त्यालाही कधी फुले फळे येत नाहीत मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच चढून जाते मी असा अभाग्याने संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ वक्साबोक्षी रडू लागला तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठी करुणा उत्पन्न झाली ते संन्याशी योगनिष्ठ होते ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले संन्याशी म्हणाले हे ब्राह्मणा संतान प्राप्तीचा मोह सोडून दे कर्मगती मोठी प्रबळ आहे विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे हे विप्रवरा ऐक मी तुझे प्रारब्ध जाणले आहे या पुढील सात जन्मात तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही पूर्वी सगर राजा आणि अंग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे हे ब्राह्मणा तू आता संसाराची आशा सोड संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला विवेकाने माझे काय समाधान होणार आपल्या सामर्थ्याने का होईना आपण मला पुत्र द्या नाहीतर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राणत्याग करतो ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव निरस आहे लोकाचारात पुत्रपौत्रांनी भरलेला ग्रहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्याशी म्हणाला विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही तू मोठ्या हट्टाने माझ्यासमोर याचकाप्रमाणे उभा आहेस या परिस्थितीत मी तुला काय सांगू ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्याशी म्हणाली हे फळ तू आपल्या पत्नीस खायला दे योगी तिला एक पुत्र होईल तुझ्या पत्नीने एक वर्षभर सत्य पावित्र्य दया दान यांचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे त्या योग्य पुत्र सुस्वभावी निपजेल असे म्हणून ते यगुराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती रडत रडत ती आपल्या सखीस म्हणाली सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे मी हे फळ खाणार नाही फळ खाल्ल्याने गर्भ राहील त्यामुळे पोट मोठे होईल मग मला काही खाता पिता येणार नाही आणि मी अशक्त होईल अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर गरोदर मी कशी पळून जाऊ शकेल तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमावावे लागतील शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात मी अशी नाजूक हे सर्व कसे काय सहन करू शकेन मी जर अशक्त झाले तर माझी ननंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल शिवाय सत्य पावित्र्य इत्यादी नियमांचे पालन करणे सुद्धा अवघड आहे जी स्त्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात मला तर वाटते की वांज किंवा विधवा स्त्रीच सुखी आहे मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का तेव्हा तिने उत्तर दिले होय खाल्ले एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व व्रतांत सांगितलं आणि म्हटले माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे हे भगिनी मी काय करू बहीण म्हणाली मी गर्भवती आहे प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला देईन तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा तू माझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचे बालक सहा महिन्यांचे होऊन मरून गेले मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालन पालन करेन तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल ब्राह्मणीने स्त्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले तसे केले यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचूप तो मुलगा धुंदुलीला आणून दिला आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला ब्राह्मणाने त्या मुलाचा जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिले आणि त्याच्या घरासमोर मंगलवाद्ये वाजू लागली तसेच मंगलकृत्य होऊ लागले धुंदुली आपल्या पतीला म्हणाली माझ्या स्तनातून दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालनपोषण मी कसे करू माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते ते गेले तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालनपोषण करेल तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले माता धुंदुलीने त्या बालकाचे नाव धुंदुकारी असे ठेवले त्यानंतर तीन महिने झाल्यानंतर त्या गायीला सुद्धा मनुष्याकृती मुलगा झाला तो सर्वांग सुंदर दिव्य निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले हे व्रत ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले ते म्हणू लागले पहा पहा आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले हे केवढे आश्चर्य आहे की गाईला सुद्धा देवासारखा मुलगा झाला दैवयोगाने हे रहस्य कुणालाही समजले नाही त्या बालकाचे कान गायीसारखे आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला परंतु धुंदुकारी मोठा दुष्ट झाला स्नान वगैरे तो करीतच नव्हता अभक्ष भक्षण करीत होता क्रोधाच्या आहारी गेला होता वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे चोरी करणे सर्वांचा द्वेष करणे दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना लगेच विहिरीत टाकून देत असे हत्या करणे हातात शस्त्र घेऊन आंधळे दिनदुखी यांना त्रास देणे हे त्याचे काम असे चांडाळाविषयी त्याला विशेष प्रेम होते हातात फास घेऊन कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे वेशांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली एक दिवस माता पित्यांना बडवून घरातील सर्व भांडीकुंडी तो घेऊन गेला अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओक्साबोक्षी रडत म्हणाला वांजपणा परवडला पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो आता मी कोठे राहू कुठे जाऊ माझे हे दुःख कोण नाही करी माझ्यावर तर मोठे संकट आले आहे या दुःखामुळेच मी आता जीव देतो त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजावण्याचा प्रयत्न केला गोकर्ण म्हणाला हा संसार असा राही हा अत्यंत दुःख रूपाने मोहात पाडणार आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात हा माझा मुलगा आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्वसंग त्याग करून वनामध्ये निघून जा गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणू लागला पुत्रा वनात राहून मी काय करावे ते मला सविस्तर सांग मी खरोखर मूर्ख आहे कर्माने स्नेह पाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधार या विहिरीत पडून राहिलो आहे हे दयाळू यातून माझा उद्धार करा तेव्हा गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्री पुत्रांना सुद्धा आपली मानू नका हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा साधू संतांची सेवा करा भोगलालचेला जवळही येऊ देऊ नका दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तात्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंताच्या कथांचा नित्य आनंद लुटा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला त्याचे साठ वर्षांचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमितपणे भागवताच्या दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडी श्रीमद भागवत महात्मे विप्रमोक्षो नाम चतुर्थ अध्याय या ठिकाणी चौथा अध्याय समाप्त झाला